मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत अस्मिता आणि अभिमान आहे महाराजांच्या केवळ नावातच जादू आहे राजे म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून येतो आणि मान ताट होते आपल्या भारतीय लष्कराच्या मराठा लाईट इन्फंट्रीची युद्ध घोषणा अर्थात वार कराय आहे बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय संपूर्ण भारतात एखाद्या व्यक्तीच्या नावानं दिली जाणारी ही एकमेव युद्ध घोषणा आहे हे वाक्य मराठा लाईट इन्फंट्री इन्फंट्रीचं युद्ध घोषणा कसं बनलं यामागची कहाणी ही प्रेरणादायी आहे दुसऱ्या जागतिक महायुद्धाची वेळ होती सन एकोणीसशे एक्केचाळीस सालच्या सुरुवातीचे ते दिवस होते ग्रेट ब्रिटन आणि इटली एकमेकांच्या विरुद्ध लढत होते ईशान्य आफ्रिकेत इथिओपिया आणि सुदान यांच्या जवळ एरेट्रिया नावाचा एक छोटासा देश आहे तिथे केरेन प्रांतात डोलोगोलो डॉक नावाचा एक डोंगरी किल्ला होता तो किल्ला इटालियन आर्मीच्या ताब्यात होता त्या किल्ल्याच्या आधारेच इटली लढत होती आणि इरिट्रियावर ताबा ठेवून होती लाल समुद्र आणि एडनच्या आखातावर नियंत्रण ठेवण्यासाठी एरिट्रिया जिंकून घेणं ब्रिटिशांसाठी फार महत्वाचं होतं आणि एरिट्रिया देश जिंकण्यासाठी इंग्रजांना हा डोलोगोलो डॉगचा भक्कम किल्ला जिंकणं महत्वाचं होतं पण डोलो गोलो डॉकचा हा किल्ला जमिनीपासून सुमारे अडीच हजार फुटांपेक्षाही जास्त उंचीवर होता उंचीवरच्या ह्या किल्ल्याचं महत्व ओळखून इटालियन सैनिकांनी इथं भरभक्कम आर्टिलरी आणून ठेवली होती रसदही भरपूर होती त्यामुळे किल्ला काही दाद देत नव्हता इंग्रजांनी आपली मोठी शक्ती या किल्ल्याला जिंकण्यासाठी पणाला टाकली होती आणि ह्यासाठी अगोदर कुमाऊ रेजिमेंट्स आणि नंतर पंजाब रेजिमेंट्स इथं तैनात केल्या गेल्या होत्या विमानांच्या मदतीनं भरपूर बॉम्बचा वर्षावही डोलो गोलो डॉकच्या किल्ल्यावर केला गेला होता पण तरी तो किल्ला काही शरण येत नव्हता ब्रिटिशांच्या तुलनेत त्या किल्ल्यावर इटलीचे फार कमी सैनिक होते पण ते इंग्रजांना भयंकर हानी पोहोचत होते किल्ल्याजवळच्या दरीत इंग्रजांच्या फौजेतले इतके काही सैनिक मरण पावले होते की त्या जागेला इटालियन उपरोधानं हॅपी व्हॅली असं म्हणायचे कितीतरी महिने कुमाऊ आणि पंजाब रेजिमेंटच्या बटालियननी हा किल्ला घेण्यासाठी खूप प्रयत्न केला पण त्यांना सतत अपयश आलं मग ब्रिटिशांनी कुमाऊ रेजिमेंटच्या मदतीसाठी मराठा रेजिमेंटची पाचवी बटालियन जी सुभेदार श्रीरंग लावंड यांच्या नेतृत्वाखाली होती त्या पाचव्या बटालियनला जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीसच्या शेवटी शेवटी पाठवलं पण सुभेदार श्रीरंग लावण यांच्या बटालियनलाही पहिल्यांदा अपयश आलं हा डोलोगोलो डॉकचा किल्ला जिंकण्याच्या संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व ब्रिटिश अधिकारी फ्रँक मेजरवाय करत होता तर कुमाऊ रेजिमेंटचा प्रमुख आनंद सिंग नावाचा एक भारतीय अधिकारी होता एरिट्रियामध्ये तैनात असलेल्या ब्रिटिशांवर हा किल्ला जिंकून लाल समुद्र आणि एडनच्या आखाताचा रस्ता सुरक्षित करण्यासाठी दबाव येत होता आणि ह्या प्रयत्नात मरणाऱ्या सैनिकांची संख्या ही रोज वाढत होती फ्रँक मेजरवायर आणि अनंत सिंग दोघही भलते निराश झाले होते तेवढ्यात सुभेदार श्रीरंग लावंड पुढे आले आणि ते म्हणाले सर तुम्ही जर माझ्या मराठी बटालियनला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन चढाई करायची परवानगी दिली तर मी नक्कीच हा किल्ला जिंकून देईल मराठी माणसाने जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर त्याची ताकद दहा पटींनी वाढते तो इंग्रज अधिकारी फ्रँक आणि अनंत सिंग दोघही आश्चर्यचकित झाले केवळ कुठल्या माणसाचं नाव घेतल्यानं चमत्कार होऊ शकतो ही बाब त्यांच्यासाठी अविश्वसनीय होती पण फ्रँकला सुभेदार श्रीरंग यांच्या डोळ्यात पुरेपूर आत्मविश्वास दिसला विमानांनी बॉम्ब वर्षावर आणि तोफांनी गोळे बरसूनही त्यांनी पाहिलं होतं मग हाही उपाय त्यांनी करून पाहायचं ठरवलं फ्रँकनं आपल्या वरिष्ठांशी बोलून त्यानं मराठी बटालियनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची युद्ध घोषणा देण्याची परवानगी मिळवली आणि एक आश्चर्य घडलं फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला एका रात्री सुभेदार श्रीरंग लावण आणि मराठी सैनिक कडा चढून वर गेले महाराजांच्या नावाच्या बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय या युद्ध घोषणा ते जोशात देत होते इटालियन सैनिकांनी वरून तोफांचा बडीमार केला बंदुकींच्या गोळ्यांचा पाऊस पाडला पण कुणीही डगमगलं नाही की मागं हटलं नाही आणि तो किल्ला सहज सर केला दुसऱ्या दिवशी आनंद सिंग आणि फ्रँक तोंडात बोट घालून त्या नावाचा चमत्कार बघत होते सुभेदार श्रीरंग लावण यांना ह्या पराक्रमाबद्दल अठरा जुलै एकोणीसशे रोजी मिलिटरी क्रॉस पदकानं गौरवण्यात आलं आणि त्या दिवसापासून संपूर्ण मराठा रेजिमेंटची युद्ध घोषणा बदलण्यात आली आणि नवी युद्ध घोषणा अशी ठरवण्यात आली बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि आजपर्यंत मराठा रेजिमेंटची तीच योद्ध घोषणा आहे आणि त्या दिवसापासून आजपर्यंत हीच पवित्र घोषणा देऊन भारताचं रक्षण करण्यासाठी सज्ज असणारी मराठा लाईट इन्फंट्री पुढे येऊन आपलं कर्तव्य यशस्वीपणाने पार पाडते भारतीय सेनेच्या या गौरवशाली मराठा लाईट इन्फंट्रीच्या तुकडीतल्या प्रत्येकाच्या हृदयात आणि ओठांवर एकच नाव असते ते म्हणजे बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद